श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग पासष्टावा श्री वसिष्ठ म्हणाले त्या भिक्षूने वर सांगितल्याप्रमाणे आपल्या चित्तात जो भ्रम थोडासा आणला तो त्याच्या प्राक्तन शुभाशुभ लक्षण प्रयत्न बनला व त्यालाच फलावस्थेत आपल्याहून पृथकसे करून त्याने पाहिले सर्व आभासमय जीवांची मरणजन्ममय स्थिती जरी आकृतीला प्राप्त झाली तरी चिदाकाश रूपीणीच होते प्रत्येक जीव याच न्यायाने आपल्या संसाराला पृथक करून त्याच्याशी ऐक्य पावतो मेलेला प्रत्येक जीव मरणसमय उद्बुद्ध झालेला स्वकर्मच स्वप्नाप्रमाणे जगदरूपाने मोक्षापर्यंत पाहतो याप्रमाणे आत्मा वस्तुत जरी सर्वव्यापक असला तरी होईपर्यंत आकुल होऊन राहतो सब रामा या भिक्षूच्या कथेने मी तुला जीवन समुदायच सांगितलं आहे परिपूर्ण ब्रह्मस्वरूपापासून प्रस्पंदित रूप झालेला हा जीव हा असाच आहे केवळ भिक्षूच असा आहे असे नाही ज्याप्रमाणे पर्वताच्या शिखरावरून घसरलेला दगड खाली खालीच जातो त्याप्रमाणे जीव प्रत्यही एका मोहापासून दुसऱ्या मोहात दुसऱ्यापासून तिसऱ्यात असा जात राहतो हे आम्हाला प्रत्यक्ष माहीत आहे परमात्म्यापासून परिभ्रष्ट झालेला हा जीव या दृढ स्वप्नास पाहतो व या स्वप्नातून पुन्हा दुसऱ्या स्वप्नास प्राप्त होतो याप्रमाणे एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात धावणारा व मायेने जर्जर केलेला हा जीव हे जन्मादी दुःख वस्तुत खोटेच असताना खरे असल्यासारखे कुठेतरी कोणत्या तरी निमित्ताने केव्हा तरी पाहतो देहाला अहम असे समजणे हाच बंध व त्याला साक्षी चिदात्मा जाणणे त्याचे स्वरूपावस्थान हाच मोक्ष आहे श्रीराम म्हणाला आहा हा खरोखर या जीवाला हा अत्यंत कठीण मोह पडतो मद श्रम इत्यादी अल्पशा निमित्तानेही निजलेल्या पुरुषाला नाना प्रकारचे विकार करणाऱ्या व मिथ्या अज्ञानाने उग्र झालेल्या रात्रीसारख्या मनस्वाप्न मायेने जसे अत्यंत भयंकर दुःख संकट भासावे व ते जसे त्याला सत्यसे किंवा आपलेचसे वाटावे तसेच हे महदाश्चर्य आहे भगवन या जगतस्थितीत सर्व सर्वच सर्वदा संभवते असे जे आपण म्हटले तेही माझ्या प्रत्ययाला आले आहे पण भगवन आपण अशा गुणांनी विशिष्ट असा तो जीवटादी मोक्ष मोहरूप भिक्षू मला सांगितला तसा तो कोठे खरोखरच आहे की माझ्या बोधासाठी आपण कल्पून तो सांगितला ते अंतर्योगाने पाहून मला सांगा श्री वसिष्ठ म्हणाले तुझ्या बोधासाठी मी जरी त्याची कल्पनाच केली होती तरी माझे वाक्य अन्यथा होणे शक्य नसल्यामुळे तसा भिक्षू कोठेतरी अवश्य असेल आताच येथे योगदृष्टीने पाहू लागल्यास विलंब लागेल म्हणून मी आज रात्री समाधीत स्थित होऊन या त्रैलोक्यरूपी गृहात तसा भिक्षू आहे की नाही हे पाहून तुला उद्या सकाळी सांगेन श्री वाल्मिकी म्हणाले वसिष्ठ मुनी असे जो बोलत आहेत तो बाहेर प्रलयकाली क्षुब्ध झालेल्या मेघांच्या गर्जनेप्रमाणे भयंकर माध्यान काळाचा नगारा वाजू लागला तेव्हा वायूने हलवलेले वृक्ष जसा पुष्पांचा वर्षा करतात त्याप्रमाणे पौरजन व राजे वसिष्ठांच्या पायांवर पुष्पांची ओंजळ सोडते झाले मुनिश्रेष्ठांची पूजा करून त्यानंतर सर्वसभा परस्परास अभिवादन करून आपल्या आसनावरून उठली आणि आदल्या दिवशीच्या क्रमानेच आकाशभर व भूचर आपापल्या निवासस्थानी गेली त्यांनी आपापल्या धर्माप्रमाणे यथाशास्त्र आपला अनुष्ठिला व दिवस व्यापार केला त्यानंतर त्या भूचर व नभश्चर लोकांनी मुनीने सांगितलेल्या शास्त्राचे चिंतन करीत ती रात्र शास्त्रार्थानुसंधान सुखाने क्षणासारखी घालवली अर्थात रामाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याची उत्कंठा झाल्यामुळे त्यांना निद्रा आली नाही म्हणून ती रात्र त्यांना कल्पासारखीही भासली नंतर आकाशचर व भूचर भूतांचा संघ व ते सर्व जन रात्र घालवून प्रातकाळी आपापली कार्यपरंपरा संपवून दशरथाच्या सभेत आले व पूर्व दिवसाप्रमाणेच व्याख्यान ऐकाव्यास येईल अशा उचित रचनेने सभेत स्वस्थानी बसले इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे पञ्चषष्टितमः सर्गः श्रीराम